ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे तिन्ही देवांचे जन्म அம்மா धूप गणेशाचे ओंकार प्रधान তিনি দেব देने दे